चुकीतून उमललेलं परिवर्तन टॉमच्या प्रवासाची हृदयस्पर्शी कहाणी प्रिय वाचक हो मनापासून तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला एका अशा गोष्टीत घेऊन चाललो आहे जिथं एक हट्टी चेष्टेखोर मुलगा आयुष्याच्या कठोर धड्यांमधून कसा बदलतो हे पाहायला मिळतं ही कथा आहे अहंकार पश्चात्ताप आणि शेवटी होणाऱ्या सुंदर मनपरिवर्तनाची जिथं एका चुकीमुळे सुरू झालेला प्रवास शेवटी माणुसकीच्या प्रकाशापर्यंत पोहोचतो या गोष्टीतील प्रत्येक क्षण तुम्हाला विचार करायला लावेल प्रत्येक प्रसंग मनाला हलवून जाईल आणि शेवट तुम्हाला बदलाच्या जादूवर पुन्हा एकदा विश्वास ठेवायला भाग पाडेल चला तर मग गोष्टी डॉट आय एनची लिंक सोबत या हृदयस्पर्शी प्रवासाची सुरुवात करूया एका हट्टी मुलाची सुरुवात आपल्या गावी एक मुलगा होता टॉम टॉम हुशार होता चपळ होता पण त्याच्या मनात वडीलधाऱ्यांबद्दल आदर नव्हता तो त्यांच्यावर हसायचा चेष्टा करायचा आणि कधीही मदतीचा हात पुढे करायचा नाही गावकरी म्हणायचे हा मुलगा मोठा झाला की काय बनेल कोण जाणे पण टॉमच्या कानावर काहीही पडत नसे बदलाची बीज पेरणारा प्रसंग त्या दिवशी सूर्य तळपत होता रस्त्यावर एक वृद्ध गृहस्थ जड किराणा सामानाचा मोठा पिशवी घेऊन जात होते पिशवी इतकी जड होती की त्यांच्या पावलांवर ताण दिसत होता टॉम ते दुरून पाहत होता क्षणभर जरी त्याला मदत करावी असं वाटलं तरी पुढच्याच क्षणी त्याने त्या वृद्धाच्या पांढऱ्या केसांची चेष्टा करायला सुरुवात केली वृद्धाने डोळ्यात पाणी आणत फक्त एवढंच म्हटलं बाळा मोठा झाल्यावर तुला कळेल जग कसं असतं ते टॉमने तुच्छतेने हसत उत्तर दिलं वृद्ध पुढे जात होते आणि त्यावेळी त्यांच्या पायात अडथळा आला ते खाली कोसळले संपूर्ण किराणा रस्त्यावर विखुरला लोकांनी धाव घेतली पण टॉम मात्र वळून न पाहता त्या रस्त्यानेच मोठ्या हसतमुखाने निघून गेला गावकऱ्यांच्या मनात त्याच्याबद्दलचा राग अधिक वाढला जीवनाच्या वळणांवरून काळ पुढे सरकला टॉम मोठा झाला जगाच्या कठीण रस्त्यांवर चालायला लागला पण त्याच्या मनात कुठेतरी एका क्षीण आठवणीसारखा तो प्रसंग अजूनही दडलेला होता तो स्वतःचं आयुष्य जगत होता काम करीत होता पण आतून एक रिकामे पण त्याला सतावत असायचं तोच प्रसंग वेगळ्या रूपात एका दुपारी टॉम बाजारातून परतत होता त्याच्या हातात जड किराण्याची पिशवी होती घामाच्या धारा वाहत होत्या थकून थकून तो रस्त्याने येत होता तेवढ्यात एक छोटा मुलगा त्याच्यासमोर आला त्याने टॉमकडे पाहिलं आणि मोठ्याने हसू लागला त्या मुलाने मदत तर केली नाहीच उलट काका पडणार वाटतं असं म्हणत चेष्टा केली क्षणभर टॉम जणू थांबून गेला त्याच्या डोळ्यांसमोर वर्षांपूर्वीचा प्रसंग तसाच उभा राहिला ते पांढरे केस असलेले वृद्ध त्यांचा पडणे आणि त्याचे स्वतःचे क्रूर हसू टॉमच्या हातातील पिशवी जमिनीवर ठेवताना त्याचे डोळे पाणावले स्वतःला पाहण्याचा आरसा टॉम मनातच म्हणाला मला पण तेव्हाच असंच वाटलं असेल का मी कसा माणूस होतो त्या छोट्या मुलाच्या हसण्यात त्याला स्वतःचा भूतकाळ दिसला आणि त्या क्षणी त्याच्या मनात गिल्ट वेदना आणि खोल पश्चाताप उगवला तो घरी पोहोचला पिशवी ठेवली आणि शांतपणे बसून पहिल्यांदाच स्वतःला प्रश्न विचारला एखादा पडला तर उचलण्याचा हात माझा असायला हवा होता मी तर स्वतःच लोकांना पाडत होतो त्याच्या मनात एक हुंकार भरला डोळ्यातून एक अश्रू ओघळला बदलाची सुरुवात दुसऱ्या दिवशीपासून टॉमचे वागणे बदलू लागले रस्त्यावर कोणी जड सामान घेऊन जात असेल तर तो धावत जाऊन मदत करू लागला तो शेजारील मोठ्यांशी प्रेमाने वागू लागला गावकऱ्यांनी हे पाहून आश्चर्याने एकमेकांकडे पाहिले काही दिवसांतच टॉमची एक नवीन ओळख तयार झाली मदतीला सदैव तयार मनाने मोठा असा टॉम वर्षांपूर्वी ज्येष्ठांनी त्याच्याबद्दल बोललेला राग आज ममत्वात बदलला होता जीवनाचा सर्वात मोठा धडा टॉमला आयुष्याने शिकवलेला धडा कधीच विसरता आला नाही त्याने स्वतःशीच एक वचन केलं इतरांना तसं वागव जसं तुला स्वतःला वागणं आवडेल मॉरल इतरांशी तसं वागा जसं तुम्हाला स्वतःशी वागणं आवडेल कारण जीवन नेमकं तसंच परत आणतं कधी प्रेमाच्या रूपात तर कधी धड्याच्या रूपात एफ ए क्यू एक ही कथा कशाबद्दल आहे ही कथा टॉम नावाच्या मुलाच्या प्रवासाबद्दल आहे ज्याने लहानपणी वडीलधाऱ्यांचा अपमान केला पण मोठा झाल्यावर त्याच्यासोबत तसंच घडल्यावर त्याला आपली चूक समजली दोन या कथेचा मुख्य संदेश काय आहे मुख्य संदेश असा आहे की इतरांशी तसं वागा जसं तुम्हाला स्वतःशी वागणं आवडेल जीवन आपल्याला आपल्या कृतींचाच परतावा देते तीन टॉममध्ये बदल कसा झाला मोठा झाल्यावर जेव्हा एका छोट्या मुलाने त्याची चेष्टा केली तेव्हा टॉमला स्वतःची चूक आठवली आणि त्याच्या मनात खोल पश्चाताप निर्माण झाला यामुळे त्याच्या वागण्यात बदल झाला चार वृद्ध व्यक्तीसोबत काय घडलं वृद्ध व्यक्ती जड किराणा पिशवी घेऊन जात होते आणि टॉमने त्यांची चेष्टा केली त्यावेळी वृद्ध पडले आणि टॉमने मदत न करता हसून तिथून निघून गेला पाच कथा मुलांसाठी योग्य आहे का ही कथा मुलांना आदर मदत संवेदनशीलता आणि वाईट वर्तनाचे परिणाम याबद्दल शिकवते म्हणून ती मुलांसाठी अत्यंत योग्य आहे